सोळाशे त्र्याहत्तरची ही गोष्ट आहे पन्हाळा आपल्या ताब्यात नसल्याची खंत महाराजांना सारखी वाटत होती आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी कोकणच्या वाटा सुरक्षित करण्यासाठी पन्हाळा ताब्यात असणं अतिशय महत्त्वाचं होतं पण पन्हाळा जिंकणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती सोळाशे साठमध्ये सिद्धी जौहरनं चाळीस हजार फौजेनिशी पन्हाळ्याला सहा सात महिने वेढा घातला होता आणि तरीही बळकट पन्हाळ्याचा पाडाव झालेला नव्हता भक्कम तटबंद्या बेलाकडे आणि मजबूत दरवाजे यांच्या जोरावर स्वतः महाराजांनी हा किल्ला सात महिने नेटानं लढवला होता सोळाशे सहासष्टमध्ये स्वतः छत्रपती दोन हजार फौजेनिशी पन्हाळ्यावर चालून गेले होते या मोहिमेत महाराजांना माघार घ्यावी लागली होती तीही एक हजार मावळ्यांच्या प्राणाची किंमत देऊन स्वतः आदिलशहाचं पन्हाळ्यावर फार बारकाईनं लक्ष होतं भक्कम पन्हाळ्यावर दारुगोळा शिबंदीसुद्धा भरपूर होती पन्हाळ्याचा किल्लेदार बाबू खान हा अतिशय पराक्रमी आणि प्रामाणिक किल्लेदार होता मुख्य कारभारी सबनीस नागो पंडित हाही एक कर्तबगार अमात्य होता पन्हाळगडावर दोन अडीच हजारांची हत्यारबंद फौज नेहमी तैनात असायची जागते पहारे लांब पल्ल्याच्या तोफा एकूण म्हणजे पन्हाळा जिंकणं महाकठीण काम होतं पण पण सोप्या कामाला हात लावतील तर ते स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज कशाला म्हणवतील महाराजांनी आपल्या मनातली सल कारभारी अण्णाजी दत्तो यांना बोलून दाखवली आणि पन्हाळा जिंकण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली अण्णाजी दत्तोंनी ह्यासाठी निवड केली वाघासारख्या शूर आणि धाडसी काळजाच्या कोंडाजी फर्जनची प्रचंड शारीरिक ताकद विजेची चपळाई आणि विलक्षण बुद्धिमत्ता अशा तीनही दुर्मिळ गोष्टींचा संगम कोंडाजीमध्ये होता शारीरिक ताकद तर इतकी होती की एकदा छोट्या महाराजांसोबत म्हणजे संभाजी महाराजांसोबत शिकारीला गेल्यानंतर भाल्याच्या एकाच घावात कोंडाजीनं एक भलं मोठं रांडुक्कर आडवं केलं होतं अण्णाजी दत्तोंनी लगोलग कोंडाजीसोबत आपला तळ राजापूरला हलवला शेकडो गुप्तहेर पन्हाळ्यावर सोडले स्वतः कोंडाजी फर्जनसुद्धा वेश बदलून बऱ्याच वेळा पन्हाळ्यावरून फिरून आला पन्हाळ्याची संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी सुमारे दोन महिने लागले आणि कोंडाजीनं अण्णाजी दत्तोंसह महाराजांसमोर येऊन आपली योजना सांगितली महाराज थोडेसे चिंतेत होते पन्हाळ्यासाठी हजार मावळ्यांचं रक्त सांडल्याची दुःखद आठवण सलत होती कोंडाजी मग काय योजना आहे छत्रपतींनी विचारलं राजे येत्या अमावस्येला रात्रीला भर अंधारात पन्हाळा चढून जायचा बेसावत दुश्मनावर यलगार करून गड जिंकायचा मग त्यासाठी किती माणूस लागेल राजांनी विचारलं महाराज दोनशे तीनशे मावळे असले तरी बस ज्या पन्हाळ्यासाठी सिद्धी जोहरचं चाळीस हजार सैन्य सात महिने रात्रंदिवस लढून थकलं होतं हरलं होतं तिथं कोंडाजी फक्त दोनशे तीनशे सैनिकांसोबत चाल करणार होता ही कुणालाही अशक्य गोष्ट वाटत होती पण महाराजांचा आपल्या मावळ्यांवर पूर्ण विश्वास होता त्यांनी कोंडाजीला आपल्या हातातलं सोन्याचं कडं दिलं पालखीचा मान दिला कोंडाजी एकदम आश्चर्यचकित झाला राजे कामगिरी अगोदरच नाम महाराजांनी उत्तर दिलं कोंडाजी आमचा आमच्या वाघांवर पूर्ण विश्वास आहे अरे माझा ताना सूर्यराव काकडे बाजी प्रभू कावजी असे कितीतरी रत्न कोडकौतुक करण्यासाठी परत आलेच नाही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली स्वराज्याच्या यज्ञात आहुती दिली पण त्यांना मानपान देण्याचं भाग्य आमच्या नशिबात नव्हतं आणि राजांचे डोळे नकळत पाणावले माता भवानीच्या कृपेनं तुम्ही यशस्वी होऊन नक्कीच परत याल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे महाराजांनी कोंडाजीवर पूर्णपणे विश्वास टाकला होता महाराजांना मुजरा करून कोंडाजी अण्णाजी पंतांसोबत निघाले राजापूरवरून दऱ्या खोऱ्यांच्या आणि जंगलाच्या रस्त्यानं तीनशे चपळ मावळे तपत छपत कुणाच्याही नकळत पन्हाळ्याजवळ पोहोचले मावळ तिकडच्या म्हणजे पश्चिमेच्या बाजूवर चढण्यासाठी थोडीशी जागा होती आणि तिथले पहारे आणि सैनिकी चौक्या जराशा विरळ होत्या अमावस्येची रात्र होती आणि त्यातही भर मध्यरात्र होती डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळाकुट्ट अंधार होता या तीनशे मावळ्यांपैकी सुमारे दोनशे चाळीस जण अण्णाजी दत्तोंसोबत खालीच थांबले एक कमी वजनाचा आणि कड्या कपारी चढण्यात चपळ असलेला मावळा पटापट चढून वरती पोहोचला त्यानं खाली दोर सोडला आणि त्या दोराच्या मत्तीनं कोंडाजी साठ मावळ्यांसह कड्यावरून गडावर पोहोचला त्या साठ मावळ्यांपैकी चाळीस जणांच्या पाठीवर करणे भेरी ढोल तुताऱ्या अशी विविध प्रकारची रणवाद्य अडकवलेली होती तर कमरेला तलवारी लटकलेल्या होत्या हे साठ जण ठरलेल्या योजनेप्रमाणे गडावर विविध ठिकाणी पसरले कोंडाजीनं इशारा करताच या सर्वांनी आपली रणवाद्य जोरजोरात वाजवायला सुरुवात केली साठपैकी पाच दहा मावळे जोरात ओरडत इकडे तिकडे पळू लागले की पळा पळा शिवाजी दहा हजारांची फौज घेऊन गडावर चढला आहे तुम्ही पळा आणि आपला जीव वाचवा पन्हाळ्यावर एकच गोंधळ आणि गोंगाट उडाला होता गाढ झोपेत असलेले सगळे लोक खडबडा जागे होऊन सैरावळा पळत होते या सर्व गोंधळातच अर्धवट झोपेत असणाऱ्या सैनिकांवर मावळ्यांनी जोरदार हल्ला चढवला वाद्यांचा करण्यांचा आणि ढोलांचा गोंगाट इतका होता की खरोखरच फार मोठी फौज वर चढून आली आहे असं आज सर्वांचा समज झाला ही गडबड ऐकून किल्लेदार बाबू खान जागा झाला आपली तलवार घेऊन तो खाली आला पण त्याच्या दुर्दैवानं तो नेमका कोंडाजीच्या समोर आला कोंडाजीनं एका झटक्यात त्याचं मुंडकं उडवलं सबनीस नागोपंडितही मारला गेला किल्लेदार आणि गडाचा कारभारी पंत दोघेही मारले गेल्यामुळं सर्वच सैनिकांचा धीर खचला बरेच जण गड सोडून पळाले तर बाकीच्यांनी हत्यार खाली ठेवून सरळ शरणागती पत्करली आणि मध्यरात्री गडावरची आदिलशाही पताका उतरून भगवनिशाण फडफडू लागलं दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाचा म्हणजे चैत्रातल्या गुढीपाडव्याचा दिवस होता स्वराज्याच्या केवळ साठच मावळ्यांनी पन्हाळ्यासारखा देखणा गड जिंकून आदिलशाही साम्राज्यात स्वराज्याची गुढी उभारली होती मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद